म्हणून सुरुवात हो. श्री गणेशाय नमः गणेश गौरीचा नंदन बुद्धेचा दाता पूर्ण आधी बंदावा गजवंदना मंगलमूर्ती मोरया मगनमो शारदा सुंदरी बैसोन्यारी हंसावरी तेणे वळली माझे वैखरी कवित्वा लागे मगनमो शा सद्गुरू माऊली त्याने माझं कृपा केली काया माझे शीतळ झाली आले हृदय विज्ञान मगन व्यासाधिक जाण जे चौदा विद्यांचे निधान त्यासी केले नमन दोन्ही कर जोडून या व्यास सांगे जन्मजया लागून कथा ऐका पुण्य पावन कथा ऐका पुण्य पावन तुळशी देवीचे आख्यान एकचित्ते श्रवण करावे तुळशी वृंदावन ज्याचे द्वारे धन्य धन्य तो प्राणी संसारी तयाच्या पुण्य नाही सरी ऐकराया नित्य जो तुळशीस नमस्कारी त्याशी देखून यम पळे दुरी विष्णुदूत आदर करी तया प्राणी असे जे प्राणी तुळशी पूजा करीती तुळशी संगे घडे श्रीहरीची भक्ती हे वार्ता आहे निश्चित असं त्यांना म्हणावे तुळशीदेवीचे मंजिरी आरपीएले श्रीकृष्णाचे शिरी धन्य धन्य तो प्राणी संसारी ऐसे वदेव्या सरुषी तुळशीपत्र घालीचा कानी तयाचे पाचकाची होय धुनी तो माझा भक्त म्हणे शारंग पाणी मजा आवडी तयाची तुळशी वृंदावनीची मृत्यिका जो कपाळी लावी टळका तो भक्त माझा निका म्हणे श्रीकृष्ण जे तुळशीची माळा प्राणी घालीची गळा मी स्वरूप सावळा आहे तेथे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव तुळशी असून आतुडचे सावकाश तुळशी पूजने नित्य करी तुळशी पूजन स्मरणे संतोष पावे श्री कृष्ण तेणे होय समाज सुख संपन्न धन्य धन्य भक्त माझा हुकाची तुळशी पूजिती तयाच्या यमयातना तुटते भळे घेऊन जाते विष्णुदूत वैकुंठी ज्याशी जाणे आहे वैकुंठाशी वैकुंठ आहे तुळशीपाशी मन विश्वासे तुळशी पूजन करावे तुळशीचं घालीचे उदक त्या प्राणी असे कैचे दुःख सदा सर्व काळ पावते सुख तुळशी पूजने जो करे तुळशी पूजा भक्ती भावे गरुड ध्वजा कृष्ण म्हणे केवळ भक्त माझा प्रीती होय तुळशी वृंदावन ज्याचे अंगणी प्रातकाळी दर्शन घडे नित्य नेहमी त्याच्या पातकाची होय ध्वनी तो पुण्यप्राणी जाणावा फुकाचे घालते तुळशी पाणी यमदूतो सांगते यमाला गुणी बळे विष्णुदूतने ते वैकुंठ भोनी त्या प्राणी असे कुंभी पाक पडेला ओस प्राणी असे नाही दोष बळे नेते विष्णुदास आम्हापासून जे ऐकते तुळशीचे महिमान तयापाशी अक्षय नारायण सांगे जन्मे ज्याला लागून ऐकराया धूप दीप नैवेद्य आरती जे तुळशीचे नित्य करते त्या प्राणी या पुनरावृत्ती नाही कल्पांची जाणपान तुळशीच्या काष्ठाची करून स्मरणी रामनाम स्मरत नित्य नेमी तो दरिद्र न होय प्राणी निश्चयसी जे तुळशीपाशी सारविती नित्य दीप उजळती तया घरचे न सरे संपत्ती ते केवळ भक्त माझे जे तुळशीस विनविती मनोभावे सेवा करीती जवळी बैशोनी प्रार्थिते ते प्राणसखे सखे माझे उद्धव म्हणे शारंग धरू तुळशी पूजने उत्सरे पारू जे तुळशीस न पूजिते अवधारू काय विचारू तयांचा उद्धवासी म्हणे शारंग पाणी जे तुळशीची निंदा करते प्राणी अधोगती त्या लागून ते कोडे वेडे होते होताती जे प्राणी तुळशीचे मोडीचा आळे त्या प्राण्याचे तोंड काळे सदा प्राणी तो तळमळे भाग्य नाही तयाशी जे प्राणी मोडीचे तुळशी वृंदावन यमसांगे दूता लागून कुंभ पाखे टाकणे सत्य जाण उद्धवा उद्धव म्हणे श्रीपती पुरुषाची सांगितली गती आता स्त्रियांची कैशी गती आयशे सांगावी स्वामी या उद्धवाशी सांगे नारायण हे कथा ऐक एक चित्ते करून तुळशी देवीचे आख्यान यथानिवृत्ती ऐकपा ज्या नारी तुळशी पूजन करसी त्या सदा सौभाग्यवती होती पुत्र संपत्ती होय तुळशी पूजने तुळशीपाशी व चैतन्य वनमाळी भक्ताशी सांभाळी चंद्रमौळी ज्या नारी भाव प्रातकाळी तुळशीस पूजिते ज्या तुळशी पूजा चुकते पुढे जन्मे सौभाग्य न पावते हा वृत्तांत सांगे श्रीपती उद्धव लागुनिया ज्या नारी करते तुळशी पूजन नेते त्याशी माझे ध्यान म्या ठावती धरा तया लागून वैकुंठाशी जा हवया वैकुंठ लोकेची तुळशी सत्यमृत्यू लोकाशी पाचके उद्धारावे अशी म्या आणले निश्चये मृत्यूलोकेचे जन महाअभिमानी न ओळखते तुळशी लागोनी म्हणून यम करी जाचने तया प्राणी असे तुळशी मंदिर माहेर तेथे मी वसे साचार दुसरा नाही विचार सत्य जाण गा उद्धवा तुळशी वनीचे झाड म्हणते ते झाड नव्हे विष्णुमूर्ती आपण सांगे ऋषी प्रति शुकायचे सांगत असे जे तुळशी पूजे नित्य पूजे नित्यकाळी मी त्याचे तो माझी माऊली तळ हाताची सावली म्या केले त्यावरी तो तरी माझा आत्मसखा आणि मी त्याचा पाठ्य राखा तो माझं प्राणाहून अधिक का तुळशी पूजने भावे तुळशी प्रदक्षिणा करती ते माझे भक्त निश्चित उद्धवा ते माझं अतिप्रिती आवडते मी त्यांचा अंकित जो करी तुळशी पूजन जो माझा नित्य चित्त चैतन्य उद्धवा मी त्याचा सज्जन सत्य सत्य पा तुळशीची आणि माझी प्रीती तुळशी पूजन ज्या नारी करते चिरंजीव त्यांचे संतती अखंड सौभाग्य तयासी तुळशी मी अभेद दोन्ही हरिकथा करते याची नेहमी त्यांची चुकेल यमजाचने ते होते वैकुंठवासी तुळशी जे करते प्रदक्षिणा त्यांच्या चुकते यमयातना बळे नेती वैकुंठ भोना त्या प्राणी याशी तुळशीचे घालीचे लोटांगण ते माझे प्रेमळ भक्त जाणं कृष्ण म्हणे इच्छा भक्ती करून उद्धरते प्राणी जे प्राणी तुळशीचे करते लग्न त्यांचे चुकेलं जन्ममरण ते जाती वैकुंठ लागून हे असत्य न म्हणावे व्यास सांगे जन्मजयाप्रती जे करते तुळशीची भक्ती तयाशी नाही जन्म मरण आणखी चिरंजीव ते जाणावे स्त्री पुरुष दोघे जण करती तुळशी पूजन एकचित्ते करून त्यांचे फिटे वांझपण सांगे वेद व्यास ऋषी जे प्राणी तुळशीस घाली ते दंडवत ते माझे भक्त जाणगा सत्य त्यांचे माझे एक एकचित्त म्हणे ऋषिकेशी तुळशीच बोल जण निंदवचन तो माझा वैरी प्रत्यक्ष जाण त्याचे हृदय घाई करून सत्य जाण उद्धव कोणे बोले जो तुळशीसून त्याचे मी करेन निर्वंश त्याचा मी करेन निर्वंशून श्रीकृष्ण म्हणे उद्धवासून असत्य नव्हे कदा काळी मजशी तू बोलते न्यूनता त्याची माझे नाही चिंता तुळशीच बोलते अन्यथा ते पावते महापतन जो करे तुळशीची पूजा तो प्रीतीचा भक्त माझा वैकुंठाशी जावं या तुझा मार्ग नसे पाम तुळशी नाम उच्चारे निशिदिरी तो भक्त माझा शिरोमणी त्याच्या सत्वाची खाणी उद्धरली आहे तेने षोडशोपचारे पूजा केली ऐसे म्हणे कृष्ण माऊली लढीवाळपणे आत्मबोली उद्धवाप्रती बोलत असे उद्धव म्हणे देवा श्रीपती दोन्ही कर जोडून करे विनंती बरी सांगितले पापी पापियाची तुळशी कथा कानी कृष्ण म्हणे त्या लागून ठाव केला वैकुंठ होऊन त्या प्राणी याशी फुकाचे घडे तुळशी पूजन त्याशी प्रसन्न मी नारायण हे देवा तुझे गुप्त देणे म्हणते उद्धवा त्रैलोक्याचे तुळशीजवळ अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषींचा मेळ साधू सहित गोपाळ तुळशी सन्निध जे तुळशीस न पूजिते आज्ञाने अभिमाना मानिते ते मज न ओळखते त्याशी नर्कप्राप्ती जाणपाम साक्षात वैकुंठपळ तयशी नाही लटके वटवट तैशी जे नाही म्हणते तुळशी ते मजसी नेणते उद्धव तू माझा आवडता भक्त त्याहून विशेष सांगतो वृत्तांत जो जाणे तुळशी भावार्थ तो मला अत्यंत प्रिय कर मी निर्गुण निराकारू मज कैचारे आकारून मी झालो साकारू भक्ता लागेल माझं कैचे शिखासूत्र शिखासूत्रम माझे नाही कुळगोत्र माझे कैचे इष्टमित्र निष्कारण कमी असे जैसे दोन प्रहाराची सावली तैशी माया मज माझी मावली हे खूण सांगितले उद्धवा तुझन कल्पवृक्षाची छाया तेथे होय मी तृप्ती पावली तैशी भक्ती माझी माझी जाणगा उद्धवा माझं भक्तीने गोविले त्याच्या घरी मी दास्यत्व केले धर्मा उच्छिष्ट काढले भक्ताला भक्ती लागेल उद्धव तो माझा भक्त सखा आणि मी त्याचा राखा सर्व ठैनाटका धर्माने बांधिले या नित्यभक्ती ज्या धर्म ज्याचे घरी तो जाण जाण सहाकार माझा जाण सहाकारे मी त्याचा जाण कैवारी ऐक गा उद्धव उद्धव कृष्णाशी काय म्हणे माझी विनंती स्वामी ऐकणे एक असे स्वामीशी पुसणे ते सांगावे देव कवणे ठाई स्वामीचे ठिकाण ते सांगावे आम्हाला गुण मी पुसतो बालकाज्ञान सांगे जे स्वामी उद्धव ऐके सावधान सांगतो माझे ठिकाण ज्याने होय समाधान तुझ्या मनाचे एक ठिकाण भक्ताचे हृदय कमळी दुसरे ठिकाण तुळशी जवळी तिसरे ठिकाण संतांचे मिळे सत्यदान उद्धव कृष्णमुखीची ऐकून वारसा उद्धव चरणी ठेवला माथा धन्य धन्य तू गोपीनाथा माझे सनाथत्वा केले उद्धव असे सांगे नारायण संत माझे चित्त चैतन्य माझे सुख दुःख त्याविण कोण जाणे संत माझे गुरु मी संताचा चेला संताच्या भावा मी भुकेला त्याने माझ्या नामाचा विस्तार केला नाही तर मजला कोण जाणे वैकुंठ लोकीची तुळशी संती आणले मृत्यू लोकाशी तुळशी नाम सांगे जनसे तेच नाव माझे उद्धव असे सांगे नारायण तरी तू माझा भक्तजन ऐसे हे तुळशीचे आख्यान विस्तारून सांगितले ही कथा करते जे श्रवण त्यांचे चुकेलं मरण ते जिवंत पावती वैकुंठ भुवन सत्यजाण उद्धव उद्धव म्हणे घननिळा तुझी न कळे मावलीला तुळशी पूजा सांगितले सकळ यथा निभूती म्हणे नामा विष्णुदासो ही कथा ऐकते सावकाश तेणे होय पापनाशम नासते ब्रह्महत्या हे तुळशीचे आख्यान रसाळ हे निरूपण संत विश्रांत मुनिजन आदरे परिस्थिती इति श्री भरित तुळशी आख्या तुळशी महात्म्य समाप्तम श्री राधाकृष्णार्पणमस्तु श्री लक्ष्मीनारायणार्पणमस्तु शुभम भवतु श्रीगणेशाय नमः अस्य ऋषी श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टोप्छन्दः सीताशक्तिः श्रीमद्धनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्या यपे विनियोगः अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारुढसीतामुखकमलमिललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधत्मुर्जटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यासा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटमुकुटमण्डितं शासितूर्णधनुबाणपाणिनक्ताञ्चरान्तकं स्वलीलया जगत्रातुमाविर्भूतमजं विभुं राम रक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्य दृशो पातु घ्राणं पातु मखत्राता मुखं जेव्हा निधी पातु कंठंभरत वंदितः स्कंधो दिव्या युधो पातु भुजभग्नेशकार्मुकः करौ सीता पते पातु जाम दग्नजेत मध्यम पातु खरध्वंसी नाभिं जामवदाश्रयः सुग्रीवेश कटी पातु हनुमत् प्रभु ऊरु रघुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनि सेतुकृत् पातु विभूषण श्रीद पातु रामखिलं वपुः एतां राम बलोपेताम रक्षय सुकृते पठेत् सचिरायु सुखे पुत्रे विजय विनय भवेत् पातालभू भू चारण छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्य रक्षितं रामनामभिः रामे ते रामभद्रेति रामचंद्रेती वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिमुक्तेञ्च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदेशवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां निरामसकलापदाम् अभिरामश्रीलोकानां रामश्रीमान् शनप्रभु तरुणरूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरिकाविशालाक्षो क्षीरकृष्णाजिनाम्बरो फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्यैतो भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुणनिहन्तारौ त्रायत्तान्नो रघुत्तमौ धनुषा विशुस्पृशा वक्ष्या शुभन सांग संगिन रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतपथे सदैव गच्छता सन्नद्ध खडगे खड्गे धरो युवा गच्छन् मनोरथस्माकं रामपातु स लक्ष्मणः रामो दाशर्थे शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुस्थ वेदांत वेद्य यज्ञेश पुराणपुरुषोत्तमः जानकी पराक्रम अप्रमेयपराक्रमः इत्येतानि नित्यम मद्भक्त नितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नुतेन संशयान् रामं दूर्वा दलश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुवन्ति नाम बिर्दैवर्नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुस्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणार्यं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्री राम रघुनंदन राम राम श्री राम भरताग्रज राम राम श्री राम रणकर्कश राम राम श्री राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणो वचसा रामचंद्र चरण शिरसा नमामि चरण शरणं प्रपद्ये माता राम मत्पिता रामचंद्र स्वामी राममत्सखा सर्वस्वम्य रामचंद्र सर्वस्वम्य नान्यन जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे च जनकात्मजा पुरसोमार्श्रियस्य सम्बन्धे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजवनेत्रं रघुवंशनाथं कर्णरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मातुतुल्यवेगं जितेन्द्रं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरमधुराक्षरम् आरुह्य कविताशाखं वन्दे वाल्मीकिकोकिलं आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानमर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः विजयते रामं रमेशं भजे रामेणाभ्यहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरने इति श्री बुधकौशिकवचन श्रीरामशास्त्रम श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु जय जय रघुवीर समर्थ